ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय त्रेचाळीसावा कुवलया पिढाचा उद्धार आणि आखाड्यामध्ये प्रवेश श्री शुक म्हणाला हे परीक्षिता श्रीकृष्णाने बलराम स्नानादी नित्यकर्मे करून कुस्तीच्या नगाड्याचा आवाज ऐकून ती पाहण्यासाठी निघाले आखाड्याच्या दरवाज्यात जाऊन श्रीकृष्णांनी पाहिले तर तिथे माहुताने कुवलया पीड नावाचा हत्ती उभा केला आहे तेव्हा श्रीकृष्णांनी कंबर कसली कुरडे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले माहुता अरे माहुता आम्हा दोघांना जाण्यासाठी वाट दे बाजूला हो वेळ लावू नकोस नाहीतर मी हत्तीसह आताच्या आता तुला यमसदनाला पाठवतो श्रीकृष्णाने माहुताला असे धमकावल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि त्याने काळ मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असणाऱ्या कुवलया पिराला क्रुद्ध करून श्रीकृष्णाच्या दिशेने सोडली कुवल या पिढाने भगवंताच्यावर झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडेत लपेटून घेतले परंतु भगवंत सोंडेतून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायांच्या मधोमध जाऊन लपले ते दृष्टीआड झाल्याचे पाहून कुवलया पिढाला अतिशय राग आला त्याने आपल्या सोंडेने हुंगून भगवंतांना शोधले आणि पकडले सुद्धा परंतु त्यांनी ताकदीने स्वतः सोडवले यानंतर भगवंतानी त्या बलवान हत्तीचे शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरफडत नेतो त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला शंभर हात फरफडत नेले जसे गोल फिरणाऱ्या वासराबरोबर ते लहान असताना फिरत त्याप्रमाणे त्याचे शेपूट पकडून ते त्याला फिरवू लागले तो जेव्हा डावीकडे वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी तेव्हा ते उजवीकडे जात आणि जेव्हा तो उजवीकडे वळेल तेव्हा ते डावीकडे जात यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लागावला आणि त्याला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे ते असे पळू लागले की तो जणू त्यांना आता पकडील किंवा नंतर पकडील धावता धावता श्रीकृष्णाने एकदम जमिनीवर पडण्याचे नाटक केले आणि लगेच उठून ते उभे राहिले त्यावेळी ते जमिनीवर पडले असे वाटून त्याने रागाने आपले दोन्ही दात त्यांच्यावर मारण्याचा प्रयत्न केला पण ते दात जमिनीवर आपटले कोवलया पिडाची ही चढाई जेव्हा वाया गेली तेव्हा तो आणखीनच चिडला माहुतांनी हकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णावर तुटून पडला तो आपल्या अंगावर झेप घेत आहे असे पाहून भगवान मधुसूदन त्याच्या जवळ गेले आणि एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला त्यांनी जमिनीवर आपटली तो पडल्याबरोबर श्रीहरिनी सिंहाप्रमाणे सहज त्याला पायाने दाबून धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुताला यमसज्ञाला पाठवली मेलेल्या हत्तीला तिथेच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्याच्या जागी प्रवेश केला यावेळची त्यांची शोभा काय वर्णावी हत्तीचा दात खांद्यावर होता शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मदाचे थेंब दिसत होते आणि मुख कमळावर घामाचे बिंदू झळकत होते परीक्षिता श्रीकृष्ण आणि बलराम हातामध्ये शस्त्रासारखे गजदंत घेऊन काही गोपालांबरोबर कुस्तीच्या मैदानापाशी आले ज्यावेळी श्रीकृष्ण बलरामासह समारंभ भवनात आले तेव्हा ते पहिलवानांना वज्र कठोर सामान्य लोकांना नररत्न स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव गोपांना आपतो दुष्ट राजांना शासन करणारे त्यांच्या पित्यांना मुलगा कंसाला मृत्यू अज्ञानी लोकांना सामान्य बालक योग्यांना परमतत्व आणि वृष्णीवंशीयांना श्रेष्ठ देव आहेत असे वाटले राजन कंस मोठा धीराचा पुरुष होता तरी सुद्धा कुवलया पिडाला पिढाला मारल्याचे पाहून त्याच्या लक्षात आले की यांना जिंकणे अत्यंत अवघड आहे त्यावेळी तो अतिशय भयभीत झाला महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार वस्त्रे आणि अलंकार यामुळे सुंदर दिसत होते असे वाटत होते की उत्तम वेश धारण करून दोन नटच आले आहेत त्यांच्या तेजामुळे पाहणाऱ्यांची मने त्यांच्यावरच खिळून जात ते दोघेजण आखाड्यात असे शोभून दिसत होते परीक्षिता त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे अत्यानंदाने भरून आले आणि प्रफुल्लित चेहरे उत्कंठेने भरून आले त्यांच्या मुखाकडे कितीतरी पाहिले तरी लोकांचे डोळे तृप्त होतच नव्हते जणू काही ते त्यांना डोळ्यांनी पीत जिभीने चाटीत नाकाने हुंगीत आणि हाताने धरून हृदयाशी कवटाळीत त्यांचे सौंदर्य गुण माधुरी आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लिलांचे स्मरण करून दिले आणि ते लोक आपापसात त्यांच्या संबंधी पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू ऐकू लागले हे दोघेजण साक्षात भगवान नारायणांचे अंश या पृथ्वीवर वसुदेवाच्या घरी अवतीर्ण झाले आहेत हे सावळे देवकीपासून जन्मले होते वसुदेवाने यांना गोकुळात नेले होते इतके दिवस ते तिथेच नंदाच्या घरी गुप्तपणे राहून मोठे झाले यानीच पुतना त्रणावर्त शंखचूड केशी धेनुक आणि यासारख्या दैत्यांचा वध केला शिवाय यमलार्जुनांचा उद्धार केला यानीच गायी आणि गोपालांना दावा नलापासून वाचवले होते तसेच कालिया नागाचे दमन आणि इंद्राचा सुद्धा मानभंग केला होता यानीच सात दिवसपर्यंत एकाच हातावर गिरिराज गोवर्धनाला उचलून धरून वादळ पाऊस वीज यापासून गोकुळ वाचवले होते यांच्या नेहमीच स्वहास्य नजरेने पाहणाऱ्या मुखाराविंदाच्या दर्शनाने आनंदित होणाऱ्या गोपी सर्व प्रकारच्या तानापासून अनायासेच मुक्त होत असे म्हणतात की हे यदुवंशाचे रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामुळे समृद्धी यश आणि गौरव प्राप्त करेल हे दुसरे याच श्यामसुंदराचे मोठे भाऊ कमलनयन श्री बलराम आहेत यांनीच प्रलंबासूर वत्सासूर आणि बकासूर इत्यादींना मारले आहे उपस्थितामध्ये जेव्हा ही चर्चा चालू होती आणि तुतारी इत्यादी वादे वाजत होती त्यावेळी रामकृष्णांना संबोधून चाणूर म्हणाला हे नंद नंदना आणि हे रामा तुम्ही दोघे वीरांना आदरणीय असून कुस्तीमध्ये अतिशय निपुण आहात हे ऐकून तुमचे कौशल्य पाहण्यासाठी राजाने तुम्हाला इथे बोलावले आहे जी प्रजा मन वचन कर्माने राजाला प्रिय असणारे कार्य करते तिचे कल्याण होते आणि जी याविरुद्ध वागते तिचे नुकसान होते गाय आणि वासरे चारणाऱ्या गवळ्यांची मुले दररोज आनंदाने वनामध्ये कुस्त्या खेळत असतात आणि गायी चारित असतात हे सर्वांना माहीत आहे म्हणून हे विरानो तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करू राजा सर्व प्रजेचा प्रतिनिधी असल्यामुळे आपल्या असे करण्याने सर्वजण आपल्यावर प्रसन्न होतील यांच्याशी कुस्ती करावी अशी श्रीकृष्णांची इच्छा होतीच म्हणून चानुराचे म्हणणे ऐकून आणि त्याचे स्वागत करून देश कालानुरूप ते म्हणाले चानुरा आम्ही सुद्धा या भोजराज कंसाची वनवासी प्रजा आहोत त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी केली पाहिजे त्यातच आमचे उत्तम कल्याण आहे परंतु चानोरा आम्ही लहान आहोत म्हणून आम्ही आमच्या बरोबरची ताकद असणाऱ्या मुलाबरोबरच कुस्ती खेळू कुस्ती ही सारखी शक्ती असणाऱ्याचीच झाली पाहिजे त्यामुळे अन्यायाचे समर्थन केल्याचे पाप पाहणाऱ्या सभासदांना लागणार नाही चानूर म्हणाला अरे तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत की किशोरही नाहीत तुम्ही बलवानामध्येही श्रेष्ठ आहात ज्याने एक हजार हत्तीचे बळ असणाऱ्या कोल्या पिढ्याला सहज मारले म्हणून तुम्ही दोघांनी बलवानाबरोबरच लढावे यात अन्याय मुळीच नाही म्हणून श्रीकृष्णा तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि बलरामाबरोबर मुष्टिक लढेल या ठिकाणी त्रेचाळीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू